नमस्कार मित्रांनो मी शीमा आज तुमच्याबरोबर आहे आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी मित्रांनो आजचे मूल्य आहे मधुर हास्य आनंद हे परमेश्वराने मनुष्याला दिलेले वरदान जो दुसऱ्यांना आनंद देतो तो स्वतः आनंदी राहतो अंतर्यामी प्रसन्न व आनंदी असलेला मनुष्य हा नेहमी हसतमुख असू शकतो थोडक्यात सांगायचे म्हणजे मधुर स्मित हास्य हे आंतरिक प्रसन्नतेचे प्रतीक आहे या निर्मळ हास्यातून काही जादू आहे हे काय करू शकत नाही निराश झालेल्या मनात आशा पल्लवित करू शकतं सळसळत्या उत्साह भरू शकतं दुःखी मनावर फुंकर घालू शकतं परिस्थितीने गांजलेल्या मनावर मधुर स्मित हास्य जादुई औषध ठरू शकतं मित्रांनो हास्याचा शरीरावरील परिणाम बघा काही मानसशास्त्रांनी असे सिद्ध केले आहे की दिलखुलास हसले की हा शरीरासाठी एक चांगला व्यायाम पण आहे चार पाच किलोमीटर धावल्याने शरीराला जो फायदा होतो ना तोच पाच मिनटाच्या निर्व्याज हसण्याने होऊ शकतो हसल्यामुळे स्नायू मोकळे होतात रक्ताभिसरण सुधारते तणावग्रस्त लोकांसाठी संजीवनी बुटीचे काम करते हे हास्य मनावरचा ताणही नाहीसा होण्यास मदत करते त्यामुळे एक प्रकारचा हलकेपणा जाणवतो विविध प्रकारचे हार्मोन्स निर्माण होण्याची प्रक्रिया सुधारते विविध प्रकारच्या रोगमुक्तीसाठी सहाय्यक ठरते मधुर हास्य आज अनेक शहरात आरोग्य अनुसंधान केंद्राने हास्य क्लब स्थापन केले या क्लबचे सदस्य एकत्र येऊन जीवनातील हास्याकरता प्रसंग आठवून मोठ्याने हसतात काही हास्य प्रसंग ते आठवून मोठ्या मोठ्याने हसतात तर कधी कधी शरीराला व्यायाम म्हणून मोठ्याने पण हसतात मोठ्याने हसणे एक विकार आहे असे भगवंताचे महावाक्य आहे कारण खूप जोरजोरात हसणे म्हणजे हे आसुरी लक्षण आहे म्हणतात रावण हा कसा हसायचा जोरजोरात आणि देवी देवतांचं हास्य कसं दाखवतात स्मित हास्य देवी देवता हे कधीही मोठ्यानं हसत नाहीत त्या स्मित हास्य करतात कुठल्याही मंदिरात जाऊन पहा देवी देवतांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आपल्याला दिसते मग त्यांचा चेहरा हे दाखवतो की मान अपमान निंदा स्तुती लाभ हानी कशाही परिस्थितीत चेहऱ्यावर स्मित हास्य असणे हे आंतरिक प्रसन्नतेचे लक्षण आहे आणि जोरजोराने हसण्यापेक्षा जीवनात आंतरिक प्रसन्नता नैसर्गिक पद्धतीनेच रांगली तर मनुष्य हा तणावमुक्त जीवन जगू शकतो इतरांच्या जीवनातही उत्साह भरू शकतो हसणे हा मनुष्याचा उपजत गुणधर्म आहे मानवाखेरीज कोण हसते बरं प्राणी तर हसत नाहीत काही लोक इतरांच्या भोळ्या बाबड्या स्वभावावर अपंगत्वावर विनत करून हसतात अवगुणावरून मस्करी करतात त्यांची खिल्ली उडवतात त्यामुळे ते खुश होत असतील परंतु अल्पकाळासाठी ही आसुरी खुशी आहे तिचा समोरच्या व्यक्तीवर वाईट परिणाम होऊ शकतो मित्रांनो घटोत्कोचाच्या निर्माण केलेल्या मायावी महालात गालीच्या समजून पाय ठेवताच दुर्योधन पाण्यात पडला आणि द्रौपदीला हसू आवरले नाही त्यामुळे वस्त्रहरणाच्या रूपाने तिला त्याची किंमत मोजावी लागली एखादी व्यक्ती संकटात आहे आणि अनेक समस्यांमध्ये अडकलेली आहे अशा वेळी तिच्याशी सहानुभूतीचे दोन शब्द बोलण्याऐवजी तिला धीर देण्याऐवजी आपण तिची खिल्ली उडवली तिला हसत बसलो तर ती व्यक्ती अधिकच दुःखी होईल की नाही तिच्या मनात आपल्याबद्दल घृणा निर्माण होईल एखाद्या कामामध्ये प्रतिपक्षावर विजय मिळविला असताना मनुष्याने आनंदी होणे हा व्रथ अहंकार आहे मित्रांनो ही अधपतनाची पहिली पायरी म्हणून अहंकाराने हसणे म्हणजे विकारी हसणे म्हणून रावणाला अहंकारी दाखवतात अहंकारी हसणे हे रावणाच्या सर्वनाशास कारणीभूत असते दैनंदिन जीवनातील उदाहरण घेऊया रस्त्याने चालताना समजा एखादी व्यक्ती सायकलवरून पडली किंवा केळीच्या सालीवरून पाय घसरून कोणी पडले किंवा एखादे मूल खेळत असताना पडले अशा वेळी आपण हसलो तर काय होईल असे होईल की वेदनेवर मीठ चोळल्यासारखे अशा वेळी हसण्यावर संयम ठेवणे आवश्यक आहे म्हणून मित्रांनो कुठे हसले पाहिजे कसे हसले पाहिजे आणि किती हसले पाहिजे हे पण आपल्याला शिकले पाहिजे आपण पटकन पुढे होऊन त्यांना मदत करायच्या ऐवजी आपण जर हसत बसलो तर त्या व्यक्तीला दुःख होणार की नाही स्मित हास्याचे महत्त्व काय आहे दुःखी उदास दुर्मुखलेला चेहरा कोणालाही आवडत नसतो स्मित हास्यासाठी काही खर्च तर करावा लागत नाही उलट प्राप्तीच होते ना आपण जेवढे आनंद लोकांना देऊ तेवढा तो वाढत असतो लोकांना आनंद देणारा मनुष्य कधीही आनंदाला पारखा होत नसतो आनंद दिल्याने तो वाढत असतो त्या आधारावर तो पर्वतप्राय संकटातून मार्ग काढू शकतो प्रसन्न माणसाला अशी परिस्थिती एवढी कठीण वाटत नसते दुःखी उदास निराश माणसाला मात्र तीच परिस्थिती कठीण वाटते तो घाबरून जातो हताश होतो म्हणून जीवनरूपी बगीचा सुगंधित करण्यासाठी पावली आनंदाची बीजे रुजवायला हवीत प्रसन्नतेचा सुगंध सर्वत्र दरवळायला हवा त्यापासून सर्वांना फायदाच होत असतो जेव्हा अनादी व आदी स्वरूपाची स्मृती जागृत होते तेव्हा सुख शांती आनंद प्रेम या गुणांची अनुभूती होते मित्रांनो कुठल्याही परिस्थितीत ट्रस्टी बनून काम करता येते परिणामी परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोनसुद्धा बदलतो प्रत्येक गोष्टीत कल्याण सामावले असल्यामुळे त्यामुळे आंतरिक आनंद व प्रसन्नतेचा झरा निरंतर वाहू लागतो जो स्मित हास्याच्या रूपाने चेहऱ्यावर दिसतो आणि अशी व्यक्ती अनेकांच्या जीवनात उत्साह भरते अनेक दिव्य शक्तींचा ती जणू काही स्रोत बनते मग कोणत्याही परिस्थितीमध्ये महागाई रोगराई नैसर्गिक आपत्ती भ्रष्टाचार चोऱ्या खून दरोडे इत्यादींनी आज माणसाचे स्मित हास्य हिरावून घेतले आहे दुःखचं दुःख प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे आणि अशा समस्यांच्या ढगांनी त्यांचे जीवन झाकाळून चालले आहे म्हणून मित्रांनो संतुष्ट राहणे शारीरिक स्वास्थ्य प्राप्त करणे मनबुद्धीची स्थिरता प्राप्त करणे आणि आंतरिक प्रसन्नता स्थायी राखणे हेच अध्यात्माचे ध्येय आहे म्हणून गीतेत म्हटले आहे प्रसादे सर्व दुःखानाम प्रसन्नते चो ध्यासु बुद्धी पर्यावतिष्ठते अर्थात चित्त प्रसन्न असेल तर सर्व दुःखांचा नाश होतो ज्याचे चित्त प्रसन्न झाले आहे त्याची बुद्धी स्थिर असते जिथे प्रसन्नता नाही तिथे जणू जीवनच नाही प्रसन्नता खुशी गायब करणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्यात आपल्याला परिवर्तन घडवून आणणे जरुरी आहे आणि तेही अध्यात्माने मित्रांनो सर्व परिस्थितीत सकारात्मक दृष्टी ठेवून आनंदाने क्षण टिपायचे असतात फुलवायचे असतात नकारात्मक विचार काढून टाकायचे असतात तर प्रसन्नता आणि आनंदाचा निर्मळ झरा आपल्या जीवनामध्ये प्रवाहित होऊ शकतो तर चला तर मग आजपासून आपण प्रसन्नतेचा स्रोत बनून स्वतःच्या आणि इतरांच्या जीवनात खुशीचा आणि आनंदाचा सुगंध दरवळूया मधुर आपल्या जीवनामध्ये आणूया नमस्कार मित्रांनो आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी